नमस्ते स्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते या देवी सर्वभूतेषु

तिने आपल्या घरात सतत वास करावा आपला संसार सुखा समाधानाने चालावा म्हणून अनेक भावी श्री लक्ष्मी देवीचं व्रत करतात आणि त्याच त्यांना उत्तम फळही मिळतं श्री महालक्ष्मीची जी व्रत आहेत त्यात श्रेष्ठ व्रत आहे मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सुरू करावं आणि त्याचं उद्यापन महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी करावं आणि मार्गशीर्ष महिन्यातलं हे व्रत कोणत्याही कारणाने करणं जमलं नाही तर कुठल्याही महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी हे व्रत सुरू करावं आणि त्याची उद्यापन सांगता शेवटच्या गुरुवारी करावी काही भाविक ही पूजा वर्षभर करतात या व्रताची पूजा अगदी साधी सोपी आहे ब्राह्मणाशिवाय ही पूजा तुम्ही स्वतः करू शकता घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवावा त्या चौरंगावर लक्ष्मी देवीचा फोटो मांडावा आणि मग त्यावर तांदुळाची किंवा गव्हाची रास पसरवावी मग एक तांब्याचा कलश घ्यावा त्यात पाणी घालावं आणि त्या कलशामध्ये सुपारी पैसे आणि दुर्वा घालाव्या आणि नंतर त्यावर आंब्याची डहाळी किंवा विड्याची पाच पानं ठेवावीत मग या कलशाला गंधाची बोट लावावी आणि मग त्यावर श्रीफळ ठेवून हा कलश या तांदळाच्या राशीवर ठेवावा मग त्या श्रीफळास हळद कुंकू लावा आणि लक्ष्मी समजून त्याची पूजा करावी त्याला मंगळसूत्र घालावं नथ घालावी ही देवीची प्रतिमा समजावी तिला वेणी घालावी कलशासमोर पानाचे विडे ठेवावे आणि मग पूजेमध्ये फळं मांडावीत देवीच्या पायाशी खण ठेवावा आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पूजेची मांडणी झाल्यावर यथासांग पूजा करावी आणि मग घरातली माणसं आपतेष्टांबरोबर महालक्ष्मी व्रतकथेच्या पोथीचं वाचन करावं श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मी देव्यै नमहा श्री श्रीकुलस्वामिनी नमः श्री श्रीगणेशा विघ्नेश्वरा भारती सरस्वती शारदा देवी हंसवाहिनी जगती ख्याता माहेश्वरी कौमारी ब्रह्मचारिणी विद्याधात्रिणी वरदायिनी रुद्रघंटा मुक्तेश्वरी महामाये या नारदाचा प्रणाम स्वीकारावा कल्याण वस्तू नारदा आज कोणती वार्ता आणली पृथ्वीलोकीची आध्यात्मिक अधोगती पाहून मनाला यातना झाल्या अहंकार आणि अहिक सुखाला सर्वस्व मानून मानव दैवी गुण विसरलाय माते सौराष्ट्र देशीचा राजा भद्रश्रवा खूप सद्गुणी आहे प्रजा आणि राजा दोन्ही सुखी आहेत पण भद्रश्रवाची पत्नी चंद्रिका खूप अहंकारी आहे संपत्तीचा तिला गर्व झाला आहे माते धनसंपत्ती देणारी तू पण तुलाही ती मानत नाही कोणतंही व्रतवैकल्य करत नाही नारदा ही चंद्रिका गतजन्मी एका वैश्याची पत्नी होती वैश्य अतिशय तापट आणि व्यसनी होता घरात अठरा विश्व दारिद्र्य होतं या सगळ्याला ती खूप कंटाळली होती मग तिने मार्गशीर्ष महिन्यातलं माझं गुरुवारचं व्रत केलं मला तिची दया आली धनवान हो असा मी तिला आशीर्वाद दिला आणि अल्पकाळातच ती धनाढ्य झाली पुढे आयुष्यभर तिने मनोभावे माझं व्रत केलं आणि या तिच्या पुण्याईच्या जोरावर या जन्मिती भद्रश्रवाची राणी झाली पण आता ती मला विसरली आहे या अगणित संपत्तीची ती स्वतःला मालकीण समजायला लागली आहे नारदा मी पुन्हा मार्गशीर्ष महिन्यातल्या माझ्या गुरुवारच्या व्रताची तिला आठवण करून द्यायचं ठरवलंय भक्तांना अभय देणाऱ्या महालक्ष्मी माते तुझा विजय असो तथाच तू अगं बाई केवढा मोठा हा महाल म्हणजे राजा राणी सुद्धा तेवढ्याच मोठ्या मनाचे असतील आलेल्या पाहुण्यांचं छान स्वागत करत असतील नाही अहो आजीबाई कोण हवंय तुम्हाला मला सूरज चंद्रिका राणीला भेटायचंय अहो आजीबाई तुमचं हे रूप बघून त्या तुम्हाला हकलून देतीलच पण माझीही कामावरून हकलपट्टी करतील असं म्हणजे तिला माणसांची किंमतच नाही म्हणायची तर मी माझ्या अन्नदात्याविषयी वाईट कसं बोलू आजीबाई आणि तशातच आज त्यांचा सोंगट्यांचा डाव रंगलाय मी त्रास दिला तर मलाही रागवतील त्या हे बघ पोरी तू तुझं कर्तव्य कर राणीला जाऊन सांग द्वारकेहून कमला नावाची म्हातारी आली आहे हगा हगा तिला लक्ष्मी व्रताचा इसर पडला आहे त्याची आठवण करून द्यायसाठी आले मी जा तर सांग तिला मी आले बघू तरी काय म्हणते जा ठीक आहे तुम्ही म्हणताय तर प्रयत्न करून बघतो जीतम जीतम भाग्यवान आहात राणी साहेब प्रत्येक डाव आपण जिंकतायत जीतम जीतम राणी साहेबांचा विजय असो मी बोलावल्याशिवाय तुझं इथे येण्याचं धाडस झालं तरी कसा राणी साहेब बाहेर कमल नावाची म्हातारी आलीये या जन्मी आपणास महालक्ष्मी व्रताचा विसर पडलाय त्याची आठवण करून देण्यासाठी ती आलीये महालक्ष्मीचं व्रत ही असली व्रत आम्ही करत नाही हे वैभव आम्हाला प्राप्त झालेलं आहे ते माझ्या पतीच्या पराक्रमामुळं आणि माझ्या भाग्यामुळं तस कशाला थांब त्या चांडाळणीला मी हकलूनच लावते बघ यावं राणी साहेब यावं राणी आपण मला ओळखला का मी तुला ओळखाव अशी तू कुठल्या देशाची राणी लागून गेली आहेस ग चल चालती हो अहो दारी आलेल्या पाहुण्याचा असा सत्कार करतात ते भिकारडे तू आणि माझी पाहुणी आणि मी तुझा सत्कार करावा मूर्ख आहेस तू मूर्ख सूरज चंद्रिके अगं या वैभवाचा तुला लई गर्व झालाय बघ पण एक गोष्ट ध्यानात ठेव गतजन्मी तू वैश्य पत्नी होतीस तुझा नवरा लई कोपिष्ट होता घरात अठरा ईश्व दारिद्र्य उठता बसता तो तुला लाथ्या बुक्क्यांनी मारायचा मला तुझी लई कनाव आली म्हणून मी तुला मार्गशीर्ष महिन्यातल्या लक्ष्मी व्रताचं महत्व पटवून सांगितलं तू मनापासून ते व्रत केलंस आणि म्हणून म्हणून आज हे सगळं वैभव तुला प्राप्त झालंय पण पण या सगळ्यात तुम्हालाच पार विसरून गेलीस बघ मागच्या जन्मीचा कांगावा कसला करतेस थेरडे असा कांगावा केला की तुला भीक मिळेल असं वाटलं चालती होय ही संपत्ती हे वैभव मला माझ्या पतीच्या पराक्रमामुळे प्राप्त झालंय कसली व्रत व्रतवैकल्य करून नाही कळलं ही औदसा कुठून आली कुळास ठोक सैनिकांनो या फेरडीला बाहेर आकलून द्या चल चल चल चल चल नको रे असं करू नका मला म्हातारीला नका खाली पोर ए, थेरडे चल चल चांगला सत्कार खडला ना सूरज चंद्रिके तुम्हाला ओळखलं नाहीस माझा शाप आहे तुला माझा शाप आहे तुला तुझ्या वैभवाची राख रांगोळी होईल तुझ्या वैभवाची राख रांगोळी होईल आजीबाई माझ्या मातेला या सौराष्ट्राच्या राणीला क्षमा करा आजीबाई तिचा स्वभावच तिचा स्वभावच मुळात हट्टी आणि शीघ्रकोपी आहे तुम्ही तिला शाप द्याल पण त्याच्या यातना माझ्या पिताश्रीना आणि ह्या जनतेला भोगाव्या लागतील तिला क्षमा करा आजीबे या क्षामबालेला दया करा थोरी अगं चिखलात कमळ जन्माला यावं ना तशी तू त्या सूरज चंद्रिकेच्या पोटी जन्माला आलीस बघ तुझ्यातला नाही बघून मी तुझ्यावर प्रसन्न झाले पण पोरी अगं ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला भोगाईच लागतं त्यातून कुणाची बी सुटका नाही मी तुझ्यावर लई प्रसन्न झाले पोरी सांग सांग तुला माझ्याकडून काय पाहिजे माग पोरी माग तुला काय पाहिजे माग आजीबाई मला पराक्रमी आणि धनवान पती लाभो माझ्या संसारी ऐश्वर आणि सुखसमाधान नांदो हे बघ पोरी तुला निर्मळ मनाची हाईस म्हणून सांगते मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत कर याने तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील घरात सुख शांती नांदल अरे आजीबाई गेल्या कुठे महालक्ष्मी तर नव्हत्या सखी कुठे आहात तुम्ही इकडे हे बघा मला काहीच दिसत नाहीये पकडा इथे इथे इथे इथे इकडे इकडे इकडे कुठे आहात सखी आम्ही इथे आहोत वा काय सौंदर्य जणू स्वर्गलोकीची अप्सराच काय रुपाबदार आणि देखणा आहे हा धरून जणू स्वर्गलोकीचा इंद्रच हे स्वप्न सुंदरी माझं नाव मालाधर महाराज सिद्धेश्वरांचा मी पुत्र अर्थात राजकुमार मालाधर आपली ओळख मी सौराष्ट्र देशाचे महाराज भद्रशवा यांची कन्या अर्थातच राजकुमारी श्यामबाला ते काय हे वैभव ही संपत्ती आपल्या नशिबातच होती मुळी म्हणूनच तर ती आपल्याला प्राप्त झाली महाराज सावधान महाराज काय झालंय काय सेनापती घात झाला महाराज शेजारच्या राज्यानं आपल्या राज्यावर हल्ला केलाय अरे हा तर विश्वास घात झालाय शत्रूचं सैन्य कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे तेव्हा राणी साहेबांसह महाल सोडावा हेच योग्य नाही मी महाल सोडणार नाही माझे वैभव माझी संपत्ती मी कोणाला घेऊ देणार नाही सरकार आधी युद्ध महत्वाचं आहे चला नाही माझं वैभव माझी संपत्ती माझे अलंकार नाही चंद्रिके हे असे दिवस आपल्या नशिब्या येतील असं कधी वाटलं नव्हतं ग तुम्ही असं का नाही करत काय करू आपली मुलगी श्यामबाला हे का राजाची राणी आहे धनवान आहे तिला जाऊन तुम्ही भेटला तर आपलं नशीब तरी बदलू शकेल हो. ठीक आहे तू म्हणतेस तर जाऊन येतो अगं श्याम भालेला भेटण्याचं सुख तरी आपल्याला मिळेल राणी साहेब राणी साहेब आश्चर्य आश्चर्य माझ्या डोळ्यांवर माझा विश्वासच बसत नाही अगं पण काय झालं ते तरी सांगशील सौराष्ट्राचे अभिमानी महाराज भद्रश्रवांना अत्यंत विपन्नावस्थेत मी पाहिलं काय पण कुठे नगराच्या वेशीवर श्यामवाले चिंता करू नकोस महाराज माझे पिताश्री नगराच्या वेशीवर अगदी विपन्न अवस्थेत आहे श्यामवाले चिंता करू नकोस महाराज भद्रश्रवांना सन्मानाने रथातून आणण्याची आम्ही व्यवस्था करू तुला मला भूक लागली भूक लागली आहे भूक लागली थांब थांब आहे माझ्याकडे भाकरी आहे दे ग बाई देते देते घे घे दे मला खूप मेहरबानी होईल ग बाई ये दे खा दर खा चांगल्या घरची दिसतेस ग तू पण मी म्हणते सूरज चंद्रिका राणी सारखी तुझ्यावर पाळी काय हवी अग ती राणी गोर गरिबांना हाताखालच्या नोकरांना सगळ्यांना छळायची त्यांचे शाप लागले व तिला तू खा खा ना खा पण राजा राजा खूप चांगला होता पण आता कुठे गेला कुणास त्या राणीच्या दुष्ट स्वभावामुळे त्याचं राज्य बुडालं पण त्याच्या पुण्याने तो पुन्हा मोठा होईल त्याला पुन्हा मान सन्मान मिळेल घे घे पाणी पी यावं यावं महाराज पिताश्री तुमची ही अवस्था सौराष्ट्राच्या सम्राटाला मी अशी पाहू तरी कशी शांबाले अगं दैवा पुढं कुणाचं काहीही चालत नाही महाराज आपलं राज्य जरी गेलं असलं तरी हे राज्य आपण आपलंच आहे असं समजा हा महाल हे ऐश्वर सारं सारं आपलंच आहे असं समजा पिताश्री तुम्ही खूप दमून आला असाल स्नान आणि भोजन करून विश्रांती घ्या चला हो. माझे इथले दिवस किती आनंदात आणि मजेत केले तुम्ही दोघांनी माझ्यावरती सुखाचा आनंदाचा वर्षाव केला सूरज चंद्रिका राणी तिथं आता आमची वाट पाहत असते आम्हाला आता निघायलाच पिताश्री तुमच्या सहवासात दिवस खूप सुखात गेले माझ्याकडून तुम्हा दोघांना ही भेट मातोश्रींना म्हणावं त्यांची खूप आठवण येते त्यांना सांगा की इथे अवश्य भेटून जा तुमचा निरोप मी अवश्य देईन शांबाने आणि महाराज तुम्हाला जे हवं ते कृपा करून निसंकोचपणे मागा मोठ्यांनी लहानांकडे काही मागायचं नसतं महाराज उदंड आशीर्वाद सुखी राहा महाराज महाराज आपली वाट पाहून पाहून नेत्र थकले हो सुरत चंद्रिके अग आपल्या मुलीचा संसार पाहून तिचं ऐश्वर पाहून धन्य झालो खरच हा कलश कसला हा आपल्या कन्यानी आपल्याला भेट म्हणून दिलाय भेट आपल्याला हो. अग बाई हा कलश नक्की सुवर्ण अलंकाराने भरलेला असणार सोन्याच्या नाण्यांनी भरलेला असणार हा उघडून बघा आपलं भाग्य उजळून निघेल आपलं भाग्य उजळून निघेल महाराज हा हा कलश उघडा उघडा मी उघडते मी उघडते आपलं भाग्य उजळलं महाराज आपलं भाग्य उजळलं महाराज हे काय असं कसं झालं राहिलात ना घर फिरलं की घराचे वासे कसे फिरतात ते शांत हो ते काही नाही आपला अपमान करणं हाच तिचा हेतू असणार अगं असं कसं करेल ती मी स्वतः जातीने तिच्याकडे जाईन आणि तिला काय विचारायचं ते विचारेन मी स्वतः जाईन शांत हो सूरज चंद्रके शांत हो शांत हो आली माते तुम्हाला पाहून इतका आनंद झालाय म्हणून सांगू माते आपण आता कुठेच जायचं नाही इथेच राहायचं मुलीच्या सासरी किती दिवस राहावं हे आम्हाला समजत नाही का आमच्या नशिबी जे भोग आले ते आम्हाला भोगलेच पाहिजे माते तुम्हाला या अवस्थेत पाहून सकाळीच तुटतय माते सेविका सेविका माते माते आपली सेवा करण्याची भाग्य मला मिळाले खरंच माते मी खूप भाग्यवान आहे माते मी खूप भाग्यवान आहे आज्ञा राणी सरकार सेविके ह्या आमच्या माता सौराष्ट्राच्या राणी यांना अभ्यंग स्नान घाला यांना वस्त्रालंकार द्या सलामाते श्यामबाले श्यामबाले माते मी बऱ्याच दिवसापासून महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवारचं व्रत करते माते तुम्हाला खरं सांगू हे वैभव हे समाधान, जे काही मला लाभलंय ना ते महालक्ष्मीच्या व्रतामुळे खरंच श्यामबाले महालक्ष्मी देवी खूप कृपाळू आहे जो कोणी तिचं व्रत करतो ती त्याच्यावर प्रसन्न होते महालक्ष्मीचं व्रत मी देखील करत होते पण श्रीमंतीनं मी अंध झालो लक्ष्मी व्रताला विसरले साक्षात महालक्ष्मी देवी माझ्या दारी वृद्धेचं रूप घेऊन आली होती मला मार्गशीर्षातल्या गुरुवारच्या व्रताची आठवण करून द्यायला पण मी तिला नाही ओळखलं उलट मी तिचा अपमान केला तिला नको नको ते बोलले खरंच अंबाले हा घोर अपराध माझ्याकडनं कसा घडला माते महालक्ष्मी देवी खूप दयाळू आहे भक्ताला आपली चूक कळली ना की ते त्याला लगेच क्षमा करते आणि आज भाग्याचा दिवस आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आता क्षणाचाही विलंब करू नकोस माते महालक्ष्मीची क्षमा माग आणि व्रताला प्रारंभ कर चल माते हो चल मी मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या व्रताला आरंभ करते कृपा करून ते मान्य करून घे लक्ष्मी ते तुम्ही काही काळजी नका आपल्याकडे सैन्य पुढे आपल्याकडे रसद काय त्याची तुम्ही काळजी अजिबात करू नका काहीतरी करून आपल्या ह्या करू आमच्या प्रचंड सैन्य जमू आणि त्याच्यावर आपण हल्ला करू महाराज हीच वेळ योग्य आहे आपला अनुभव आणि आमच्या सैन्याच्या बळावर सौराष्ट्र राज्य पुन्हा एकदा जिंकून दाखवू महाराज आपल्यासारखा जामात आम्हाला लाभला आम्ही थंड झालो महाराज आता विलंब नको राणी साहेबांचा विजय असो राणी साहेबांचा विजय असो राणी साहेबांचा विजय असो अगं पण काय झालं ते तरी सांगशील राणी साहेब मालाधर आणि भद्रश्रवा महाराजांनी युद्ध जिंकलंय सौराष्ट्राचा मुलं पुन्हा मिळवलाय जा मिठाई वाटा मोहरा वाटा आणि ही वाटा साऱ्या जगाला कळवा जी राणी साहेब श्यामबाले महालक्ष्मीचं व्रत केलं त्याचाच हा परिपाक आहे आई महालक्ष्मी देवी तू व्रत करण्याचं भाग्य मला जन्मोजन्मी लाभू दे जन्मोजन्मी माते स्त्रीला माहेर हे स्वर्गाहूनही प्रिय असत पण आता मला निघायलाच हवं श्यामबाले मला तुझा अभिमान वाटतो तुझ्यामुळेच तर मी महालक्ष्मीचं व्रत करू शकले आणि मला सार सार काही मिळालं सात पुत्रांची प्राप्ती झाली हे गेलेलं वैभव पुन्हा मिळालं जा मुली जा अगं मुलीसाठी सासर हा स्वर्ग असतो मला आशीर्वाद दे शुभम भवतो हे घे शुभास्ते पंथा याव याव राणी सरकार आम्ही आपल्याच प्रतीक्षेत होतो आणि हे काय सासूरवाडीवरून भेट आलेली दिसतीये हो अगं हे काय आणलंस श्यामबाले तुला म्हणावं तरी काय अगं सोनं नाणं सोडून तू हे मीठ घेऊन आलीस राणाजी हे मीठ म्हणजे सौराष्ट्राचं सोनं आहे सोनं माझ्या पिताश्रींचं राज्य समुद्रकिनारी आहे तिथे या मिठाला लाख मोलाचं मानतात अहो भोजनाला सुद्धा मिठाने चव येते नाही का नाहीतर सगळे पदार्थ अळणी लागतील शत्रूने जरी मीठ खाल्लं ना तरी तो खाल्लेल्या मिठाला जागतो आणि खाल्लेल्या मिठाला जागूनच सैनिक आपल्या राज्याचं रक्षण करतात हो का आता सासूरवाडीच्या मिठाचं सेवन केल्यावर आम्हाला सुद्धा इमान सांभाळावंच लागणार नायिका राणी सरकार व्रताचे नियम पाळणं अति महत्वाचे हे व्रत करणाऱ्याने सकाळी लवकर उठावं स्नान करावं आणि निर्मळ मनाने पूजाविधी करावा दिवसभर उपवास करावा आणि रात्री भोजन करावे हे व्रत करताना आकस्मिक काही अडचण आली तर दुसऱ्या कोणाकडूनही हे व्रत करून घ्यावे पण उपवास मात्र आपण करावा पूजा कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारी घरची माणसं असावीत सायंकाळी गायीची पूजा करावी आणि तिला गोग्रास द्यावा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा अर्चा झाल्यावर पोथी वाचून सात कुमारिकांना किंवा सात सुवासिनींना हळदी कुंकू लावून एक एक फळ आणि या पोथीची एक एक प्रत द्यावी शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी कलशातील पाणी तुळशीला ओतावे आणि तुळशीला हळद कुंकू वाहून नमस्कार करावा श्री लक्ष्मी देवीनी पद्मपुराणात सांगितले आहे की जो नित्य नेमाने माझे व्रत करेल तो सदैव सुखी राहील या वचनावर विश्वास ठेवा आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं लक्ष्मीचं व्रत करा सुखी संपन्न